रामकृष्ण गोविंद काळ काळ याच स्वरूप भगवत तत्व याच स्वरूप काय आहे एक तर काळ हा अनुमानिक आहे काळ सांकेतिक आहे सांकेतिक आहे आणि काळ काल्पनिक आहे अनुमानिक सांकेतिक आणि काल्पनिक आता अनुमानिक म्हणजे काय अनुमान लावता येतं त्याचं अनुमान लावता येतं म्हणजे काय अनुमान दोन घटनांमध्ये घटलेला वेळ म्हणजे काळ उदाहरणार्थ दोन टिक टिक आवाज घड्याळात झाले की त्या मधला वेळ तो सेकंद हे अनुमान संध्याकाळ आणि सकाळ सूर्योदय आणि सूर्यास्त याच्या मधला काळ म्हणजे अनुक्रमे रात्र आणि दिवस रात्र सूर्यास्त ते सूर्योदय आणि सूर्योदय ते सूर्यास्त मध्ये दिवस या दोन घटनांमधला काळ हे असं अनुमान लावता येतं म्हणून काळ अनुमानिक आहे काळ सांकेतिक आहे सांकेतिक म्हणजे आता दोन वाजून तेहतीस मिनिटं झालेली आहेत बरोबर आहे असा काळाचा संकेत करता येतो आणि तिसरं काळ काल्पनिक आहे कसा काल्पनिक आहे बघू आपण पण मला एक सांगा काळाचं स्वरूप नक्की काय आहे हो काय आहे नक्की मला सांगा घड्याळ नव्हती अशी वेळ केव्हा तरी होती की नाही इसवी सन सतराशे सोळाशे पंधराशे बाराशे अकराशे इसवी सन सातशे शंकराचार्यांच्या काळी घड्याळ असतील का नसतील म्हणजे शंकराचार्यांच्या काळात दोन वाजून तेहतीस मिनटं असं काळाचं अनुमान किंवा संकेत करता येत नव्हता ही काळाचं परिमाण त्यावेळेला नव्हतं मग काय होतं प्रहर परमाणू त्रुटी आपण जे बघितलं ते होतं म्हणजे त्या परिमाणामध्ये सुधारणा झाली आणि मग क्षण सेकंद वगैरे वगैरे निर्माण झाले बरोबर आहे आता काळ म्हणजे आला आणि काळ गेला असं आपण म्हणतो काय हो त्याचा अर्थ काळ कधी तुम्हाला येताना दिसला आहे का गाडी आपण रेल्वे क्रॉसिंगला उभा राहिलो की गाडी येते आपल्या समोर असते आपल्या समोरून निघून जाते गाडी येते समोर असते निघून जाते तस काळ येतो काळ आपल्या समोर असतो काळ निघून जातो परंतु तो आपल्याला दिसतो का नाही जाणवतो जाणवतो दिसत नाही काळ हे परिणाम अदृश्य आहे न दिसणार आहे आणि म्हणून काल्पनिक आहे आता मला सांगा काळ असं म्हणतो त्यावेळेला मी सूर्याभोवती पृथ्वी प्रदक्षिणा करायला लागलेला वेळ आणि पृथ्वीला स्वतः भोवती प्रदक्षिणा करायला लागलेला वेळ याच्यावरून माझी सर्वच्या सर्व काळाची परिमाण ठरलेली आहे बरोबर आहे आता आपण मध्ये पृथ्वीला घातलं आणि तिच्या अनुषंगाने दिवस आणि रात्र ठरवली बरोबर आहे ओके आता तुम्ही पृथ्वी हा ग्रहावरती आहात म्हणून म्हणता की सूर्याकडं उभं राहून तोंड करून उभं राहिल्यानंतर उजव्या हाताची अमोक डाव्या हाताची अमोक चोवीस तासाचा दिवस चोवीस तासाची रात्र बरोबर आहे उद्या तुम्ही सूर्य पृथ्वी ग्रह सोडा मंगळावर गेलात तर मंगळावरचा दिवस आणि रात्र चोवीस तासाची असेल का नसणार नसणार मग काय परिमाण बदललं सगळं तास मिनट घड्याळ पळ त्रुटी सगळं बदललं शनिवर गेलात सगळं बदललं आता त्याच्याही पुढं जा तुम्ही त्या त्या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला जो वेळ लागतो त्याच्यावरून दिवस रात्र ठरतं बरोबर आहे तुम्ही आता सूर्यमालेच्याच बाहेर जा सूर्याच्या कक्षेच्या बाहेर जा अंतराळात सूर्य न दिसेल इतक्या अंतरावर जा आणि मग मला सांगा की दिवस म्हणजे काय रात्र म्हणजे काय वर्ष म्हणजे काय सांगता कारण सगळं तुम्ही ज्या ग्रहावरती आहात आणि तुम्ही ज्या सूर्याची तुलना करता सूर्याला मध्ये घालून त्याच्यावरून काय ठरतो पण तुम्ही सूर्यमंडलाच्याच बाहेर गेल्यानंतर कुठला क्षण कुठला सेकंद कुठला तास कुठला दिवस कुठलं वर्ष काही संदर्भ आहे <coughs> असे अनेक ब्रह्मांड आहेत अनेक करोडो अनंत कोटी ब्रह्मांड आहेत अनंत कोटी ब्रह्मांडात अनंत कोटी सूर्य आहेत कुठलं परिमाण तुम्ही लावणार कुठला काळ काय आहे काळाचं स्वरूप भगवंत होते सृष्टी उत्पत्तीपूर्वी त्यावेळेला ते म्हणतात अहमेवा समेवाग्रे नान्यज सदसत परम चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक काहीही नव्हतं पूर्वी काहीही नव्हतं माझ्याशिवाय म्हणजे काळ पण नव्हता असं जे काळाचं स्वरूप आहे याच्यावरून मला अनुमान बांधता येतं की काळ हा काल्पनिक आहे काळ प्रत्यक्ष नाही काळाचं गणितच नाही आणि मी खूप वेळेला अनुभव घेतो अनुभव घेतो म्हणण्यापेक्षा कल्पना करतो अंतराळात खूप खूप खूप खूप आत करोडो करोडो वर्ष आपली आत तिथं गेल्यानंतर मला सांगा सूर्यच नाही कुठला ग्रहच नाही चारी दिशा सारख्या दिशा नाहीत कुठली पूर्व कुठली पश्चिम कुठलं गुरुत्वाकर्षण कुठली वेळ काय आहे त्या अंतराळात कुठला आलाय काळ काळच नाही कारण कारण मी काय बघितलं दोन घटनांमधला वेळ तो काळ अशी भागवतात व्याख्या केलेली आहे बरोबर आहे आता तिथं घटनाच नाही आपण काय बघितलं बघा आता तुम्हाला समजेल इथं भागवतात म्हटलेलं आहे की पर जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही एक तर स्कंद तिसरा अध्याय अकरावा श्लोक पहिला काय म्हटलेलं आहे पहिल्या श्लोकाच्या अर्थात ज्याचे आणखी विभाजन करता येत नाही तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही कुठं कार्य काय आहे त्या काळाचं अंतराळा तुम्ही म्हटलं तसं करोडो करोडो करोडो अब्जावधी मैल आत जा तिथं काय काय कार्य रूपाला येतं काय कार्य होतं जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही काही कार्यच नाही तिथे दोन घटनांमधला काळ हो पण घटनाच नाही घडत तिथं काळ कुठला आलाय कल करता कर तुमच्या कल्पनेत बसतंय का तुम्हाला हा विषय पटतो का ते बघा या काळाच्या स्वरूपात मी कुठं बसतो काय माझं स्वरूप मी काळात बद्ध मला करून घेतलेलं आहे पण ते फक्त आणि फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित आहे हो त्याच्या पलीकडं काय मग मी काळातीत नको का व्हायला अथर्व शिष्यात म्हटलेला आहे देहत्रयातीत हा त्वम कालत्रयातीत आहात कुठला घेऊन बसलाय काळ काळ नाही त्यामुळं तो काल्पनिक आहे अशा काळाचं मी जर स्वरूप जाण्याचा प्रयत्न केला सतत चिंतन केलं काळ नाही काळ नाही काळ नाही मग मी बंध मला आयुष्य मला अमो हो मला आयुष्य कुणाला आयुष्य आहे शंभर वर्षाचं कुणाला आहे आयुष्य देहाला या आत्म्याला काळ म्हणजे काय काय माहीत आहे आणि अहम ब्रह्मास्मी माझ ते मूळ स्वरूप आहे मी ब्रह्मस्वरूप आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नव्हे ब्रह्म म्हणजे तत्व त्या तत्वाला काळ कुठला आला सांगा कुठल्या काळात तत्वाला ब्रबद्ध करता आणि माझं शंभर वर्ष आयुष्य हे देहापुरतं आहे मी आत्मस्वरूप आहे अहम ब्रह्मास्मी आहे मला त्या आत्म्याला देहामध्ये मी बद्ध करू शकतो का काळामध्ये काळामध्ये बद्ध करू शकतो का कुठला काळ परिपूर्णतेने या ब्रह्मांडात आत्मा भरून आहे परिपूर्णतेने सगळीकडे हा परमात्म तत्व भरून आहे मी त्याचा अंश आहे प्रतिबिंब आहे अशा मला काळानं कुठं वेढलं आहे काय संबंध माझा काळाशी मी काळात बद्ध नाही मी कालातीत आहे असा जर मी सतत विचार केला आणि जर सतत चिंतन केलं की काय काळ म्हणजे काय काळ म्हणजे हे माझ्या फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित आहे एरवी त्या परिमाणाला काहीही अर्थ नाही अशा प्रकारे सतत चिंतन करावं कालातीत व्हावं भगवंतांच्याशी एकरूप व्हावं अहम ब्रह्मास्मी ही अवस्था प्राप्त व्हावी यासाठी या काळाचं वर वर्णन इथं केलेलं आहे मला ते समजून घ्यायचं आहे हे कुठे इथं सांगितलेलं नाही पण हा आपण प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी काहीतरी आपल्याला थोडस चिंतन करता येतं आणि असं चिंतन केल्यानंतर माझं जे स्वरूप आहे तेच विराट स्वरूप मी याला या शरीरात बद्ध का करतो माझं ते स्वरूप नाही हो मी अनंत आहे अनंत आहे काळाला अंत आहे मी अनंत आहे काळाच्या पलीकडं आहे काळ सांगा केव्हा तरी काळ सुरुवात झाला की नाही मी सांगितलं तसं आठ फेब्रुवारी इसवी सन पूर्व तीन हजार एकशे दोन साली काळ सुरुवात कलियुग सुरुवात झालं म्हणजे कलियुगाला जन्म आहे कलियुगाला जन्म आहे म्हणजे कलियुगाला मृत्यू आहे मला तो माहित नाही किंवा मला अनुभव घेता येत नाही पण कलियुगाला मृत्यू आहे जन्म आहे तसं चतुर्युगाला मृत्यू आहे ब्रह्मदेवाला मृत्यू आहे मरण आहे काळामध्ये बद्ध असलेल्या काळाचा मरण आहे मी काळातीत आहे काळानं बद्ध नाही मला मरण नाही मी अमर आहे मी म्हणजे देह नव्हे ही भावना दृढ होण्यासाठी हे काळाचं स्वरूप सांगितलेलं आहे याच्यावर मला जे वाटलं ते मी चिंतन केलं मी त्या काळाच्या अतीत पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो चिंतन करतो आपण पण तसा प्रयत्न करा त्यासाठी भगवंतांना शरण जाऊ रामकृष्ण गोविंद